शिवलीलामृत अध्याय दहावा श्रीगणेशाय नमः कामगजविदारकम् पञ्चानना क्रोधजलदविध्वंसप्रभञ्जना मदत मदत मदतमहारकाचण्डकिरणा चन्द्रशेखरा वृषभध्वजा मत्सरदुरधरविपिन दहना दम्भनगच्छेदका सहस्रनयन अहङ्कार अन्धकासूरमर्दना भालनेत्रा आनन्दकैलासनगविहारा निगमागमवन्द्या सुहास्यवक्त्रा दलना आनन्दसमुद्रा ब्रह्मानन्दादयानिधे नवमाध्यायाचे अन्ति उद्धरिला सिंह केत नृपती ह्यावरी सूत शौनकादी का प्रती नैमिषारण्य सांगत आनर्त देशी वास्तव्य करीत एक द्विजनामी देवरथ वेदाध्ययन शास्त्र पंडित आणि वंशज होय त्याची कन्या चातुर्य खाणी शारदा नामे कमल नयनी जिचे स्वरूप देखोनी जन होती तटस्थ तपते झाली द्वादश वर्षी पित्याने लग्न करुनी संभ्रमेसी पद्मनाभद्विजासी देता झाला विधियुक्त तोही परम अधित ब्राह्मण सभाग्य आणि वेद संपन्न जयाची विद्या पाहोन राजे होती तटस्थ लग्न सोहळा जाहली यावरी काही दिवस होता श्वशूर घरी सायंकाळी नदी तीरी वंदनासी तो गेला परतो न येत अंधार पायास झोंबला दुर्धर विखार तेथेच पडिले कलेवर नगरात हाक जाहली माता पिता समवेत शारदा धावून आली तेथ गतप्राणदेखुनी प्राणनाथ शरीरखालितधर्णी वरि मने विद्याधनाचे सतेज आजिबुडाले माजे जहाज वोस पडली सेज बोलो गुजको नासी माझे बुडाले भाण्डार सर्परूपे सर्परूपे वरी पडला तस्कर झाली आभरणे समग्र मनो तोडोनिया देखो निशारदेची करुणा अश्रुआले जनांची नयना म्हणती आहा पशुपते भाल लोचना ही आता करील काय मग त्या विप्राचे करुणी दहन माता पिता बंधु आप्त जन शारदेसी संग घेऊन सदनाप्रती गेले ते कित्येक दिवस जाहली यावरी घरची कार्यास गेली बाहेरी शारदा एकली मन्दिरी तव एक अपूर्व वरतले नै ध्रुवनामे ऋषीश्वर वृद्ध तपस्वि गेले नेत्र शिष्यहातिथरुणि पवित्र सदना आल शारदे च शारदा आसन देवुनि सत्वर पूजन करुणि करि नमस्कार नै ध्रुवमने अपार हो स पुत्र वेद वेदवक्ता विप्रासन दिसे केवळ अंध अमोघ बदला आशीर्वाद हांसुनी शारदा करी खेद शोक करी दुःख भरी म्हणे हे अघटित घडे केवी पूर्ण सांगितले वर पूर्ववर्तमान नै ध्रुव मने माझे वचन असत्य नो हे कल्पांती माझे जिव्हे बाहेर आले ते माघारे सरे कदा काळे माझे तपानुष्ठान वेगळे अघटित तेची घडवीन घरीची बाहिरुणी आली त्वरित माता पिता बंधू समस्त समूळ कळला वृत्तांत म्हणती विपरीत के विघडे ऋषीचा आशीर्वाद अमोघ पवित्र क्षणे रंकाचा करी सहस्त्र नेत्र शापेन लगता क्षण मात्र कुळासहित संहारीत शाप बळेची विशेष सर्पकेल राजा नहुष यादवकुल निशेष भस्मसालि ब्रह्मशापे ब्राह्मणी क्षोभो सम्पत्तिघातलि सागरि ब्रह्मशापे मुरारि अम्बरुषी चे जन्मघीत विधिहरिहर चित्ति ब्रह्मशापाचे भयवाहति विप्रशापाचे रावपरीक्षीति भस्मझला क्षणार्दे जमदग्नीचा क्रोध परम चौघे पुत्र केले भस्म स्त्रिया असदा पांडुराज सत्तम भोग नाही सर्वदा विप्रशापाची नवल गती साठ सहस्र सगर जळती कुबेर पुत्र वृक्ष होती नारदशा नारदशापे करोनिया कृष्णासहित यादव कूळ भस्म झाले सकळ दंडका ऐसा नृपाळ क्षणमात्रे दग्ध केला ब्रह्मशाप परम धृढ नृगराज केला सरड धराधर शत्रू बळ प्रचंड सहस्त्र भगे त्या अंगी क्षयरोगी केला अत्री नंदन मेदिनी वसनाच केले आचमन शाप देवोनी सूर्यनंदन तासी पुत्र पाषाणाचे गरिती देव रंगाचेही करिती राव मंत्राक्षता टाकिता नवपल्लव कोरड्या काष्टा फुटले की ब्राह्मण थोर त्रिजगती हे ब्रह्मांड मोडो निपुन्हा घडती ह्यावरी ध्रुवतीये प्रती बोलता झाला ते ऐका म्हणे ऐके शारदे यथार्थ तू धरी उमा महेश व्रत षडक्षर मंत्रविधी युक्त नित्य करावा म्हणे ह्या व्रताचे फळ होय पूर्ण तपवरी मी येथे चिराहीन, मग त्याच्या अंगनात मठ करून राहता झाला नैध्रुवतो म्हणे व्रताचा आरंभ प्रेमेसी करावा जाण चैत्र मासी अथवा मार्गशीर्षेशी शुद्ध पक्षी करावा पाहोनी सुमूर्त पाहोनी सुमुहूर्त हो सोमवार अष्टमी चतुर्दशी परी कर वा उमा महेश्वर एक संवत्सर नेमेसी गुरुवचन शारदा ऐकोन तैसेची करी न पडे न्यून नै ध्रुव गुरु पासून षडक्षर मंत्र घेतला दिव्य शिव मंदिर करुण वरिधले शुभ्र वितान स्तंभ शोभायमान नाना फळे शोभताती अष्टगंधि सुवास सुमने भूमिशोदुनी रंगमाळा अस्तरणे षोडशवर्णयन्त्रकरणे अष्टदळे तयामाजी तयामाजी चतुर्दळ त्यावरी घालुनी तांदूळ वरी घटस्तापुनी अढळ शोभा बहुत आणिजे उमा महेश प्रतिमा दोन्ही स्थापिजे सुवर्णाचा करुणी मग कनिष्ठा धरुणी षोडशोपचारी पूजिजे यथा सांग ब्राह्मण संतर्पण सुवासिनी पूजिजे प्रीती करुण षड्रस चतुर्विद अन्न द्यावे भोजन तृप्तीवरी पुराण श्रवण कीर्तन येणेची करावे जागरण गुरुवचनी विश्वासपूर्ण धरुणी वरतने सर्वदा कुंदे दुवर्ण कुंदेंदुवर्ण केवळ करबूर गौर बयफेन धवळ ज्योतिरमय शुभ्रते जाळ रजतवर्ण निर्मलजो सूर्यकोटी समतेज विराजत शुभ्रभरणीभूषीत जगदानन्द गन्द गुणातीत स्वरधुनी विराजतमस्तिकी शुभ्रजटा मुकुटमण्डीत सर्पमणियुक्त विराजत किशोर चन्द्रभाळी मिरवत् उन्मीलित भाल केयुरांगद शुभ्र वीर कंकण मुंडमाळा शोभायमान दिसती लोचन सूर्येंदुवत दिव्य गरुड पाचुहूनी वरिष्ठ विराजमान दिसे निल नीलकंठ दशभुज आयुधे सघट झळकती प्रळय च प्रळय चपळे ऐसी खटवांग त्रिशूळ कपाल अंकुश पाश पिनाकपाशुपत कमलतेजाकारु शुभ्रवर्ण आयुधे शुभ्रतेजस्वी चर्मवसन शुभ्रस्फटिकवर्ण गजाजीन मणिमय शुभ्रसिंहासन नानारत्ने विराजत वरिमण्डप शुभ्र सहस्रयोजन स्तम्भविरहित सहस्रगिरण गगनिदेवी प्रकाशपै ऐरावताहूनी विशाळ शुभ्र पुढे शोभे नंदिकेश्वर मणिमय कुंडले सुंदर शेषतक्षक झळकती ब्रह्मानंद सुखमूरोन औतिले शिवस्वरूप गुण आता भवानीचे ध्यान शारदा ध्यानी आणीत बाला तन्वंगी सुंदर विराजमान चंद्रशेखर चतुर्भुज पाशांकुशधर गदा पद्मयुक्त जे सुरतरू सुमनमाळायुक्त मल्लिका बकुळ कमळी विराजित वतंस डोलत शोभा अद्भुत भुजंग हरिमध्याभुजङ्गवेणी जल जलजवदना आकरणनयनी द्वादशादित्यशोभा जघनी वरी झळकतसे मागे स्त्रिया वर्णिल्या बहुत निस्सीम रूप लक्षण युक्त ओवाळूनी टाकाव्या समस्त जिच्या पादांगुष्टावरुणी कोटी मन्मत शोभा साजिरी त्रिभुवन जननी त्रिपूर सुंदरी ब्रह्मांड नियावरी अंगीचा सुवास धावत पदमुद्रा जेथे उमटती तेथे आरक्त कमळे उगवती द्विजपंक्तीचा रंग पडता खडे होती दिव्यमणी या ब्रह्माण्डमण्डपाददेख ऐषे स्वरूप नाहि आणीक शशिमित्र द्विमुख जिचाते जिशोभति विधि शक्रादि बाळे अज्ञान स्नेहे निजगर्भिकरिपालन समस्तत्रिभुवन लावण्य ओतिले स्वरूप देवीचे। विशाल तांटके प्रभाघण् ओतिली शशिमित्र ते गंडसळी प्रभापूर्ण पडली झळके अत्यंत बिंबाधर अतिरक्त नासिकी नासिकींचे वरी डोलता मुक्त प्रवाळची केवळ भासत तेज अमितन वर्णवे नेत्रांजन प्रभा बडली मुक्त शिरी तो गुंजे ऐसे दिसे क्षणभरी जगन्माता हास्य करी तो रंग दिसे शुभ्रमागुती ओळीने बैसल्या हंस पंक्ती तैसे द्विजहांसता झळकती मुक्त शुभ्रवर्ण मागूती हेमवतीचे झळकती दंतपंक्ती शुभ्र अत्यंत अधर प्रभे अधर प्रभेने आरक्त भासत डाळिंब बीज पक्व शोभत क्षणैक तैसे दिसती कंठीचे मुक्ताहार संपूर्ण दिसती इंद्रनिळा समान श्यामलांग प्रभादैदिप्यमान मुक्तामाजी बिम्बलि कमण्डलु तेजस्वि सुन्दर देवी विश्वजननी चे पयोधर कुमार आणी इभ वक्त्र जातिल अमृत प्राशिति प्रलय चपलागालो समग्र रङ्गविले वाटि देवि चे अम्बर मुक्तलग कञ्चुकि प्रभाकर बाहुभूषणे झलकति इन्द्रनीलकीलवरणि लीलावेषधारिणि भक्तानुग्रहकारिणी प्रलयरूपिणी आदिमाता आदिपुरुषाची ज्ञानकळा घडी मोडी ब्रह्मांडमाळा जिचे स्वरूप पाहता डोळा जाश्वनीळा धनीन पुरे कृतिका पुंज झळके गगनी तैसे जलज जलज घोंस डोलती करणी अरुण संध्या रागा उने आनी रेखा आरक्तपणे विश्वप्रलयी शिवसगुणपन टाकुनि होता तत्काळ निर्गुण गहन सौभाग्यगहन ताण्टग ताटङ्कुङ्कुम महिमाः तो वेळा वरिले कर्पूर गौरा भवानी निलाबिला कपाली बिजवरा कवी अपारकविवर्णिति प्रयागि त्रिवेणी जैसि अम्बेचिवेणी शोभे तैसि कृष्णवर्ण आदित्यनन्दिनी होयते शुभ्रहारुगुम्फिला दिव्यसुमनि ते ब्रह्माण्डवरुणी स्वरधूनि माजि आरक्तपुष्पे दिशति नयनि पद्मज पद्मज गुप्तते मुदराखडी मच्छकच्छादि अलङ्गार हे प्रयागि तळपति जलचर केशाग्री गुच्छ विशालथोर सागराकार शोभति काज ब्रह्मांडे गुंफिली सकळ तेची डोलत मोहन माळ जीव शिव दोन्ही स्तन ते डाळ आवरोनी धरिले दोन पक्षी अक्षय सौभाग्य नभे खंडन म्हणून वज्र चुडे मंडित कर जाण दशांगुळी मुद्रिका बंधु जनार्दन दशावतार नटलासे पायी ने पुरे पैंजण गरजता शिव समाधी विसरून पाहे मुखचंद्र सावधान नेत्र चकोरे करुणिया भक्त जे का एक निष्ठ पायी दुल्हारी जोडवी अनुवट ऐसे स्वरूप वरिष्ठ शारदा ध्यात ब्रह्मानंदे ऐसे एक संवत्सर पर्यंत आचरली उमा महेश्वर व्रत नैध्रुव उद्यापन गर्वीत यथाविधी प्रमाण अगराशते दाम्पत्य वस्त्र अलंकार युक्त पूजो निशारदा हर्षभरित तवरवी अस्तपावला जपध्यान कीर्तन करीत शारदा गुरुजबळी वैसत अर्धयामिणी झालिया अकस्मात भवानी तेथे प्रगटली असंभाव्य तेज देखोनी ध्रुवासी नेत्र आलिते चिक्षणी ध्रुव शारदा लागती चरणी े करुण्या देवी स्तवन उभे ठाकति करजोडून् वाचून आणिक कोणी न देखती, जय जय भवानि जगदम्बे मूलप्रकृतिप्रणवस्वयम्भे ब्रह्मानन्दपतदायिनि सर्वारम्भे चिद्विलासिनी तु माये धराधरेन्द्र नन्दिनि जननी भक्तहृदयारबिन्दचिन्मयखानि वेदपुराणि वन्द्यतुजिया कृपे निश्चिति गर्भान्धासि येति मागे पवनगति पाङ्गुळधावति कृपे तुझा। मुके होति लवाचाळ मृर्घपण्डित होति तत्काळ रत्निहोति सिकताहरळ गाराहोति चिन्तामनि भवभयहारके भवानि भक्तपालके मनोल्लासीनि वेदमाते द्विज वेदले ध्यानी ब्रह्मादिक त्रिपूरसुन्दरी त्रिभुवनजननी दोषत्रयहारके त्रितापशमनि त्रिकालजे सादर तव ध्यानि त्रिदेहविरत त्रिदेहविरहीतते जय जय सकळ ऐश्वर कल्याणदायकी सर्व व्यापकी ऐसे ऐकता सुप्रसन्न देवी म्हणे मागवरदान, नै ध्रुवे वृत्तांत हून, शारदेचा सांगितला मम मुखातून वचन आले ते अंबे पाहिजे सत्य केले तुवा जरी मनी धरिले तरी काय एक न करिसी ह्यावरी शिवजाया बोले वचना हे शारदा पूर्वी शुभानना देशी विप्रकन्या नाम भामिनी येचे इचा भ्रतारासी स्त्रिया दोघीजणी ही धाकुटी प्रिया मृदुभाषिणी इने वर वश करोनी वडील कामिनी विघडविली शेजारी एक जार होता तो ईस बहुत दिवस जपत असता एकांत पाहुनी हिचा हाता धरिता झाला दुर्बुद्धी इने नेत्र करुणिया रक्त झिडकारिला तो जार पतित मग तो खेद युक्त गृहास गेला दुरात्मा इचे त्यास लागले ध्यान सुरत आलिंगण आठवून इचा ध्यासे करुण तो जार मृत्यु पावला ईस विधवा हो म्हणून इच्या सवतीने शापले शापिले दारुण मग ती पावली मरण इच्या दुःखे करुनिया मग हे ही काळे मृत्यू पावली तेची शारदा हे जन्मली पूर्वीच्या जारे ईस वरिली ये जन्मी जान निर्धारे तोची पद्मनाभ ब्राह्मण गेला ईसिदा वासादून इचा जन्मीचा भ्रतार जाण द्रविडदेशी आहे आता ती नशे साठ योजन येथुनी दूर आहे तो ब्राह्मण स्त्रीहीनईचे स्वरूप आठवून तळमळीत सर्वदा तो ईस स्वप्नामध्ये नित्य येवोन भोग देईल प्रीती करून जागृती हुनी विशेष जान सुख होईल येते ऐसे लोटता बहुत दिवस पुत्र एक होईल शारदेस शारदानन्दन नाम तयास लोकी विख्यात जानपा ईस भोगी होईल जो हरिख तैसाच विप्रपावेल सुख स्वप्नानंदे विशेष देख तृप्ती होईल निर्धारे ऐसे तयासी सांगोन अंबा पावली अंतरधान त्यावधी शारदा नित्य स्वप्न देखती झाली तैसेची तवती झाली गरोदर जननिन्दा गदिती समग्र धीरभावि सासुश्वशुर आप्तसो यरे सर्व आले देवि चे कर्णेऽघटीत खदखदा हासत मणति हे केवी घडे विपरीत अम्बाई स एक कति एकभणति नासिक छेदुन बाहिर्घाला खरारोहण करुण गर्भ सत्यगर्भषारदेता जन परम अमंगल म्हणती हे कापट्यवाणी सकळ त्यात एक वृद्ध होता पुण्यशील वतता झाला ते ऐका ईश्वरी मायेचे अगम्य चरित्र अघटित घडवी निर्धार स्तंभे विनधरिले अंबर कुंभिनी तरे जळावरी ग्रहगण भगने दिवाकर ह्यास आहि कोणाचा आधार सर्वतेहि व्यापक परमेश्वर परिशोधिता ठायी न पडे परस्परे पंचभूतांसी वैर ती एक रूपे चालती कौतुकथोर जननी गर्भी जीव समग्र रक्षितो कैसा पहाहो काय एक न करी जगन्नाथ राजा पूर्वी युपकेत त्याचे जळी पडले रेत ते प्राशित वेश्यायक तितुकेनी झाली ते गर्भिणी पुत्र प्रसविली उत्तम गुणी विभांडकाचे रेत जळी पडोनी ते जळ हरिणी प्राशित तोचि झाला ऋषी शृंगी तेणे ख्याती केली दशरथ यागी सौराष्ट्र राजा स्पर्शता करे मृगी दिव्यपुत्र प्रसवली सत्यवती मत्स्यगर्भसंभूत तो पुत्र होत महिषासूर दैत्य महिषी गर्भी जन्मला कित्येक ऋषी करुणावंत वचन मातृगर्भराहत रेवती रमण जन्मत रोहिणी पोटी कैसापा सांबाचे पोटी मुसळ झाले ते कोणी कैसे घातले कुंती पोटी पांडव जन्मले पाच देवांचा मागमे ऐसे बोलती वृद्धजन तरी निंदा करीती दुर्जन मागुती देवबानी झाली पूर्ण ऐका वचन मूर्ख हो शारदेसी कोणी असत्य म्हणती तरी जिव्हा चिरोणी किडे पडती ऐसे ऐकता सात्विक सुमती सत्य सत्य म्हणती त्रिवाचा कित्येक दुर्जन पुन्हा बोलत हे सर्व हि कापट्य असत्य तो जिव्हा चिरोणी अकस्मात किडे गळो लागले हे देखोनी सर्व जन शारदेसी घालिती लोटांगण म्हणती माते तू सत्य पूर्ण जानकी रेणुके सारखी मगतीस स पुत्र झाला सतेज लोक म्हणती शारदात्मज वाढत जैसा द्विज राज शुद्ध द्वितीये पासुनी उपनयन धालिया पूर्ण आठवे वर्षी वेदाध्ययन चारी वेद षटशास्त्रे जाण मुखोदगद पुराणी नवग्रहांत जैसा वासुरमणी देवी पंडितात अग्रगणी जेने अनुष्ठाने पिनागपानी प्रसन्न केला सर्वस्वे वरी शारदा पुत्र समवेत लक्ष्मी शिवरात्री व्रत अद्भूत गोकर्ण प्रती जात यात्रा बहुत मिळाली तो द्रविड देशींचा ब्राह्मण तोही आला यात्रेला गुण परस्परे पाहून कष्टी होती अंतरी परस्परा कळली खूण पूर्वी देवी बोलिली वचन उमा महेश्वर व्रताचे पुण्य अर्धतेयी पतीसी पुत्र देयी त्याचा त्यास तू त्या पासी राही चार मास समागमन करी निशेष शिवपदासी पाबसी मग शिवरात्री यात्रा करून भ्रतारासी केले नमन म्हणे हा घ्या आपुला नंदन म्हणोनी करी धिजला उमा महेश्वर व्रत त्याची अर्धपुण्य देत मग शारदा सवे जात द्रविड देशा प्रतीतिभा शारदा व्रतस्त पूर्ण दुरून पतीचे घे दर्शन विख्यात झाल शारदानंदन महापंडित पृथ्वीवरी तप आचरला अपार मातृपितृभजनी सादर माता भवानी पिता शंकर हेची भावना तयाची जो न करी जनक जननीचे भजन त्याचे तप ज्ञान धिक विद्या धिक थोर पण धिक तयाचे घरी साठवी स्त्रियेचे गोत आणि माय बापाशिण वीत अन्ननेदी बाहेर घालित शब्द बाणी हृदय भेदी तो जरी पडला षट शास्त्र परी अनामिकाहुनी अपवित्र न पहावे वक्त्र विटाळ कदान भावा यद्यपि झाला स्पर्श जाण तई करावे सचैल स्नान महादोषितो कृतघ्न यमदारुण गांजित ह्या शारदेचा भ्रतार महातपस्वी योगीश्वर शरीर ठेवुनी परत्र पावला तो शिवपदा शारदा हि चिंतन मदन दहन करी विधियुक्त सह गमन पती समवेत कैलास भुवन पावोनी सुखे राहिली शिवलीलामृत सुरस पूर्ण किंवा हि दिव्य रसायन भवरोगी सेविता जाण आरोग्य हो गुण शिव होती जे मृत्यूने कवळले सहज त्यांसी नावडे हा रसराज ज्यांची सुकृते तेजपुंज तेची अधिकारी येतीचे ब्रह्मानंदे श्रीधर श्रोतया विनवी जोडो निखर शिवलीलामृत निर्जर तुम्ही सेवा आदरी पुढिल अध्यायी कथा पावन होय श्रोता वक्ता सहित शिव शिवतत्वता, पाठिराखि सर्वार्थी ग्रन्थ प्रचण्ड खण्ड परिशोध सज्जन अखण्ड दशमाध्यायवोडः श्रीरस्तु श्रीसाम्ब शिवार्पणमस्तु